देते डाली आता तुझे पाली भीग देते डाली फूलों पे सारा नाच नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा धर धर धार मी भिजली भिजली रे पावसात खाऊ काहीतरी गाऊ पावसात खाऊ काहीतरी गाऊ करू तुकाराना रे मोरा आंब्याच्या वनात तळ्यात नाचते रे टप टप पानात वाजते रे पावसाच्या रेखात खेळ खेळू तो दोघात पावसाच्या रेखात खेळ खेळू दोघात खेळा सौंगड्या नाच

नाथ नाथ रे मुरानत